सर्ग चौदा श्रीराम म्हणाला आपले आयुष्य हेही लक्ष्मीप्रमाणेच आपल्या दुःखाला कारण होते वृक्षाच्या पानांच्या टोकावर लोंबणाऱ्या जलकर जलकणाप्रमाणेच आपले हे जीवित क्षणभंगूर आहे हे उन्मत्त मनुष्याप्रमाणे आपला त्याग करून निघून जाते विषयरूपी सर्पांना आलिंगन दिल्यामुळे पीडित झालेल्या अविवेकी मनुष्याना त्यांचे आयुष्य हे दुःख देणारेच ठरते परंतु याउलट ज्याने आत्मस्वरूप जाणले आहे अपरिच्छिन्न सद्वस्तूची ज्यांना प्राप्ती होऊन त्यामुळे ज्यांना आत्मविश्रांती प्राप्त झाली आहे आणि लाभालाभाची ज्यांना काही महती वाटत नाही अशानाच केवळ आयुष्य हे सुखकारक ठरते हा ठराविक आकाराचा म्हणजे साडेतीन हात देह म्हणजेच आपले सर्व काही स्वरूप असा बुद्धीचा निर्णय झाल्यामुळे संसाररूपी मेघातील विजेप्रमाणे भासणाऱ्या या आमच्या आयुष्यापासून खरोखर मुनिश्रेष्ठा आम्हाला अगदी थोडे सुद्धा सुख मिळत नाही अहो वायूचे गोल वेटोळी करता येतात आकाशाचे लहान लहान तुकडे करता येतात किंवा जलपृष्ठावरचे तरंग एकत्र ओता येतात अशा गोष्टीवर सुद्धा एक वेळ आमचा विश्वास बसेल परंतु आयुष्यावर आमचा विश्वास बसणे शक्य नाही आयुष्याची स्थिती ही शरद ऋतूतील आभ्राप्रमाणे अशाश्वत तेलाशिवाय जळणाऱ्या दीपाप्रमाणे अस्थिर किंवा तरंगाप्रमाणे चंचल आहे असेच दिसते एक वेळ पाण्यावरील तरंग चंद्राचे प्रतिबिंब विद्युलतेची झळाळी आकाशातील कमळे यांना पकडणे शक्य होईल पण आमच्या अस्थिर आणि चंचल आयुष्याला पकडणे अशक्य आहे वास्तविक खरी विश्रांती आणि खरे सुख यांचा लेशही मिळत नसून आपण तरीही पुष्कळ काळ जगावे अशी इच्छा आपण करतो परंतु ज्याप्रमाणे खेचर हे व गर्भातून बाहेर येताना आपल्या मातेचे पोट फाडून बाहेर येते आणि मातेच्या दुःखाला कारण होते त्याप्रमाणे दीर्घ आयुष्याची इच्छा ही आमच्या दुःखालाच निमित्त होते या संसाराच्या भ्रमणामध्ये ही देहरूपी लता उत्पत्ती रूपी सागरावरील फेसाप्रमाणे अत्यंत अस्थिर आहे म्हणूनच हे ब्रह्मन मला जीवित नकोसे झाले मला वाटते की ज्या स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा शोक करण्याची वेळ वाटायला येत नाही ज्या अवस्थेत अत्यंत उच्च अशा परम रूपी जीवनमुक्तीच्या सुखाची प्राप्ती होते ते स्थान प्राप्त करून घेणे म्हणजेच खरोखरी जीवित होय तसे पाहिले तर जगात वृक्ष किंवा पशुपक्षी जगतच आहेत की परंतु ते काही खरे जगणे नव्हे खरे जगणे तेच की ज्यात तत्वबोधाच्या योगाने मन तुच्छ लेखले जाण्याची स्थिती प्राप्त होते जे कोणी आपले आयुष्य उत्तम आचरण करून संभवितात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून स्वतःची मुक्तता करून घेतात तेच खरोखर जगात जन्माला आले अन्यथा बाकीचे प्राणी कितीही काळ जगले तरी गर्धवाप्रमाणे निंदेस होत विवेक नसलेल्या माणसाला शास्त्र विषयाबद्दल आवड असणाऱ्या माणसाला ज्ञान किंवा रागीट माणसाला मन ही भारभूतच वाटतात पण आत्मज्ञान झालेल्या माणसाला शरीर हे भारभूत होत नाही स्वतःचे रूप आयुष्य मन बुद्धी अहंकार आणि क्रिया या गोष्टी अज्ञानी माणसाला गाढवाच्या जीविताप्रमाणे दुःख देण्यास कारण होतात पण ज्या आयुष्यात विश्रांती नाही अशी पूर्णतेची स्थिती नाही जे आयुष्य सर्व तऱ्हेच्या आपत्ती आणि रोग यांच्या रूपातील पक्षांचे माहेर आहे असले आयुष्य केवळ क्लेश देणारेच होय एखादा उंदीर ज्याप्रमाणे बीळ कुरतडून कुरतडून अखेर पाडून टाकतो त्याप्रमाणे काळ हा प्रतिदिनी आपल्या आयुष्याचा क्षय करतोय वनामध्ये राहणारे आणि भयंकर विषारी असलेले सर्प वायुभक्षण करून राहतात तसेच या बिळा बिळामध्ये राहणारे आणि विषाप्रमाणे शरीराचा दाह करणारे भयंकर रोग शरीर खाऊन टाकतात घुण नावाचे कीटक हे रानातील प्रचंड वृक्षांना पोखरून टाकतात त्याप्रमाणे विविध तऱ्हेच्या व्यथा या शरीराला ग्रासून टाकून त्याला भग्न करतात एखादे मांजर उंदराला खाऊन टाकण्यासाठी टपून बसलेले असते तसाच मृत्यू हा मनुष्यांचा ग्रास करण्यासाठी नित्य टपून बसलेला असतो विपुल आहार घेणारा मनुष्य त्याने खाल्लेले अन्न जसे सहजपणे पचवतो तशी जरारूपे वेशा मनुष्याचे आयुष्य क्षीणबल करून सोडते एखाद्या सुजन मनुष्याने दुर्जनाचा सत्व त्याग करावा तसे हे तारुण्य मनुष्याच्या शरीराचा त्याग करून जाते नाश हा कालाचा सखा असून जरा आणि मृत्यू हे कालाचे बंधू होत श्रेष्ठ असा वीर पुरुष उत्तम सौंदर्याचा उपभोग घेण्याची इच्छा करतो तसाच हा कालपुरुष मनुष्याचे आयुष्य खाऊन टाकण्यासाठी टपून असतो अहो ज्या आयुष्यामध्ये जीवनमुक्तीच्या श्रेष्ठ सुखाचा अनुभव मिळविला जात नाही तसल्या त्या गुणहीन आणि कालग्रस्त जीवित आहेत की अन्य तुच्छ वस्तू या जगात कोणतीही नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे चतुर्दश सर्ग हा